झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग नववा आच्छादन मृद आच्छादन काष्ठ आच्छादन सजीव आच्छादन आपण बीजामृत बघायतलं जीवामृत बघितलं वारसा बघितलं आता आच्छादन बघूया लिहा आच्छादनाचे तीन प्रकार आहे एक मृदाच्छादन मृदा म्हणजे माती सॉइल मल्चिंग मृदाच्छादन म्हणजे मातीचं आच्छादन दोन काष्ट आच्छादन म्हणजे स्टॉ मल्चिंग आणि तिसरं सजीव आच्छादन म्हणजे वेगानं वाढणारी म्हणजे वेगानं वाढणारी कमी आयुष्याची सजीव आच्छादन म्हणजे वेगानं वाढणारी कमी आयुष्याची आणि जमीन झाकून काढणारी आंतरपिकं सजीव आच्छादन म्हणजे काय वेगानं वाढणारी कमी आयुष्याची वेगानं जमीन झाकून काढणारी आंतरपिकं म्हणजे आच्छादन मित्रांनो मातीचं आच्छादन म्हणजे मशागत लिहा मातीचं आच्छादन म्हणजे जमिनीची मशागत आपण बेसिक समजून घ्या ते तुम्हाला ऊस कसा लावा माहीतच आहे है ना जीवामृत कसं द्यावं हे सांगितलंच आहे फक्त आंतरपिका तुम्हाला सांगायचे पाणी व्यवस्थापन झालंच आहे बेसिक फार महत्वाचं आहे लिहा मशागतीचे तीन उद्देश आहेत मशागतीचे तीन उद्देश आहेत जमिनीमध्ये हवेचा संचालन करणे जमिनीमध्ये हवा खेळती ठेवणे नंबर दोन जमिनीमध्ये पावसाचं पाणी गिरवणे जमिनीमध्ये पावसाचं पाणी गिरवणे आणि नंबर तीन तणांचं नियंत्रण करणे तणांचं नियंत्रण करणे जमिनीची पृष्ठभागाची साडेचार इंच माती जमिनीची पृष्ठभागाची साडेचार इंच माती म्हणजे काळी आई कारण जमिनीची सारी सजीवता कारण जमिनीची सारी सजीवता या साडेचार इंच मातीत एकवटली असते पंच्याण्णव टक्के केशमुळ्या पंच्याण्णव टक्के केशमुळ्या या थरात असतात आणि अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव टक्के सूक्ष्मजीवाणू या थरात असतात आणि अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव टक्के सूक्ष्मजीवाणू या थरात असतात सूक्ष्मजीवाणूंना व मुळ्यांना प्राणवायू पाहिजे सूक्ष्मजीवाणूंना आणि मुळ्यांना प्राणवायू पाहिजे प्राणवायूशी ते जगू शकत नाही म्हणून जमिनीमध्ये हवा खेळती ठेवायला हवी म्हणून जमिनीमध्ये हवा खेळती ठेवायला हवी झाडांच्या पानांना अन्न तयार करण्यासाठी वर्षभर पाणी पाहिजे असते झाडाच्या पानांना अन्न तयार करण्यासाठी वर्षभर पाणी पाहिजे असते आणि ते पाणी मुळ्या जमिनीतून घेतात आणि ते पाणी मुळ्या जमिनीतून घेतात म्हणून पावसाचं पाणी जमिनीत जिरवण्यासाठी मशागत करावी लागते म्हणून पावसाचं पाणी जमिनीत जिरवण्यासाठी मशागत करावी लागते पावसाळ्यात एका प्लॉटची आपण मशागत केली या पावसाळ्यात एका प्लॉटची आपण मशागत केली कोळपणी म्हणजे पुरवणी केली वखरणी केली काय म्हणता तुम्ही इकडे कुळवणी केली व शेजारच्या प्लॉटची केली नाही व शेजारच्या प्लॉटची कोळवणी केली नाही तर पाऊस झाल्यानंतर आपल्याला दिसून येतं की ज्या ज्या प्लॉटची आपण काय झालं ज्या प्लॉटची आपण मशागत केली तिथं पाणी पूर्ण जिरलेलं आहे ज्या प्लॉटची आपण मशागत केली त्या प्लॉटमध्ये पाणी पावसाचं पाणी पूर्ण जिरलेलं आहे काहीच पाणी वाहून गेलं नाही परंतु ज्या शेतात मशागत केली नाही त्या शेतातून माझं पाणी वाहून गेलं यावरून हे सिद्ध होते की मशागतीनं काय होते पावसाचं पाणी गिरवल्या जातं जमिनीच्या साडेचार इंच थरात साडेचार इंच थरात ह्युमतची निर्मिती होते ह्युमतची निर्मिती होते व ह्युमतचा संग्रह होतो म्हणजे साडेचार इंच माती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे म्हणजे पृष्ठभागाची साडेचार इंच माती कोणती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे जर आपण खोल मशागत केली तर हा वरचा ह्युमसचा थर जमिनीमध्ये गाडला जातो ट्रॅक्टरनी जर खोल मशागत केली तर हा वरचा ह्युमसयुक्त सुपीक थर जमिनीमध्ये गाडला जातो आणि खालची माती वर येते वरच्या थरात हवेवर जगणारे जीवाणू असतात वरच्या थरात हवेवर जगणारी जीवाणू असतात ज्यांना प्राणवायू पाहिजे असतो पण खोल नांगरणीमुळे जेव्हा हा वरचा थर गाडला जातो खोल नांगरणीने ट्रॅक्टरने खोल नांगरणीने वरची माती जमिनी खोल गाडल्या जाते तेव्हा तिथे प्राणवायू उपलब्ध नसतो तेव्हा तिथे प्राणवायू उपलब्ध नसतो आणि जीवाणूचा काय होतो सहार होतो नायनाट होतो आणि मग खोल नांगरणी केली त्यावर्षी पीक चांगलं येत नाही म्हणून खोल नांगरणी करणे महापाप आहे आणि शेतकऱ्यांना करा म्हणून सांगणे सुद्धा महापाप आहे बघा आता तो तुमचा भस्मासूर ट्रॅक्टर दूध देत नाही शेण देत नाही गोमूत्र देत नाही उलटा डिझेल खातो सत्यानाश करतो जेव्हा त्या नांगराचा फार जमिनीत घुसतो खोल नांगरणीचा वरची सुपीक माती जमिनीत गाळतो आणि खालची निर्जीव माती वर येते आणि सत्यानाश सत्यानाश कृषी विद्यापीठांना जाहीर आव्हान आहे त्यांनी सिद्ध करावं खोल नांगरणी फायद्याची आहे सिद्ध करावं जाहीर आव्हान कशाला चुकीचे सल्ले देता तुम्ही शेतकऱ्यांना मित्रांनो खोल नांगरणी करू नका लिया! आम्ही खोल नांगरणी करणार नाही अशी शपथ मला वाटलं घेत नाही म्हणाल मला धक्का बसला घेतो म्हटल्यावर खोल नांगरणी करणार नाही कारण कारण आमचं झिरो बजेट आहे आम्हाला ट्रॅक्टरी नको डिझेली नको काही नको कारण आमची मशागत आम्ही करणारच नाही आम्हाला ट्रॅक्टरी नको डिझेलही नको आणि तो दोन बैल्या चार बैल्या नांगरी नको कारण आमची मशागत आम्ही करणार नाही आमची मशागत करण्यासाठी हात जुडून कोण उभा आहे गांडूळ महाराज उभे आहेत ना आमची मशागत आमची गांडूळच करणार आहे आणि मोफत करणार आहे तेव्हा आम्ही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पा गांडूळ तुम्हाला खा अन्न मागत नाही मागते का नाही मागत पाणी मागत नाही भत्ता मागत नाही मोर्चे काढत नाही सातवा वेतन आयोग मारत नाही पगारवाढ मागत नाही दगड मारत नाही एसटी आडवत नाही काहीही करत नाही आणि म्हणतो मला काही देऊ नका मशागत मी करतो तुमच्याकडून मला काही नको मी आहे ना मै हू ना मग हे ट्रॅक्टर नावाचा भस्म असून कशाला हा माझा प्रश्न आमच्या मोसंबीमध्ये तुम्हाला मशागत दिसणार नाही आमच्या दाईंबा तुम्हाला मशागत दिसणार नाही आमच्या द्राक्षामध्ये मशागत दिसणार नाही आमच्या उसात मशागत दिसणार नाही आमच्या कोणत्याच पिकात मशागत दिसणार नाही हा जे सीझनल क्रॉप आहे म्हणजे हंगामी क्रॉप आहे त्याच्यामध्ये मशागत आहे पण खोल नाही वखरणी पुरवणी आणि डवरणी बस कारण कारण आपल्या नैसर्गिक शेतीमध्ये जमीन एवढी नरम राहते हो एवढी नरम राहते की जसं गाडीहून चाललं असं वाटते तुम्ही बोटानं माती उकरा अख्खा तुम्ही शेत नाडून टाकू शकता बोटानं खाल इतकी जमीन मला सांगा तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जमीन एवढी कडक झाली असते की ते कोळप उड्या मारते भांगडा डान्स करते घुसते आतमध्ये कधी कधी पायावरही बसते मी स्वतः कोळपतो मला माहित आहे पाया जखमा होतात पण शेताचा बांध अहो पूर्ण नखानं उखळून घ्या बोटानं उखळून घ्या अख्खा बांध उखळ इतका नरम इतका नरम तुम्ही कृषी विद्यापीठाची मशागत केली तंत्राने जमीन सिमेंट काँक्रीट बनली आणि तिथं गांडवानी मशागत केली जमीन नरम झाली कोणती मशागत पाहिजे गांडवाची पाहिजे आणि गांडवाची मशागत जमिनीवर आच्छादन केलं नाही आणि जीवामू दिलं नाही तर होत नाही म्हणजे संपूर्ण नैसर्गिक शेती केली तर गांडूळ आपलं काम करतात आपल्याला काही करावं लागत नाही लिया गांडूळ पंधरा वर्षे जगतात गांडूळ पंधरा वर्षे जगतात जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडतात आपल्या विस्तीर्ण जमीन समृद्ध करतात आणि नरम करतात आणि जमिनीमध्ये हवा खेळती राहून आणि पावसाचं अख्खं पाणी जिरवून जमिनीत हवा खेळती ठेवून आणि पावसाचं अख्खं पाणी जिरवून जमीन सुजलाम सुफलाम करतात झाडाचं आयुष्य जेव्हा संपते तेव्हा झाडांच्या पानामधून मुळ्या नत्र स्फुरत पालाश आणि मॅग्नेशियम पानामधून काढून घेतात आणि पुढच्या पिढीसाठी मुळ्या साठवतात म्हणजे मुळ्या नत्र स्फुरत पालाचं महाभंडार असतात मुळ्या नत्र स्फुरत पालाच्या महाभंडार असतात महाभंडार म्हणजे स्टॉक या मराठीमध्ये स्टॉक म्हणतात बरोबर आहे महाभंडार असतात मशागतीनंतर जर आपण ह्या मुळ्या वेचून जाळल्या मशागतीनंतर जर आपण ह्या मुळ्या वेचून जाळल्या तर रिझर्व्ह बँक आपण जाळून टाकतो आणि जमिनीला भिकारी करतो परंतु जमिनीची आपण मानवी मशागत केली नाही मुळ्या उपरून काढल्या नाहीत मुळ्या उपरून काढल्या नाहीत तर मुळ्या जमिनीत कुसतात आणि त्यातून मुक्त झालेले अन्न जर कोणाला मिळतात पुढच्या पिढीत पिकातील अन्नांना मुळ्यांना मिळतात आणि त्यातून मोकळी झालेली अन्नद्रव्य नायट्रोजन फॉस्फेट पोटॅश पुढच्या खोडव्याला किंवा पुढच्या पिकाला उपलब्ध होतात तसेच मुळ्या कुजल्यामुळं जमिनीमध्ये पोकळ्यांचं दाट जाळं निर्माण होतं जमिनीमध्ये पोकळ्यांचं दाट जाळं निर्माण होतं आणि जमिनीची आपोआपच मशागत होऊन जाते व जमिनीची आपोआपच मशागत होते त्या पोकळ्यामधून हवा संपूर्ण जमिनीत खेळची राहते त्या पोकळ्यामधून हवा शुद्ध हवा जमिनीमध्ये खेळची राहते व आतले विषाणू बाहेर निघून जातात हवेत निघून जातात व आतले विषाणू वायू हवेत निघून जातात मग मला सांगा आता मुळ्या जाडल्या पाहिजे का नाही अजिबात नाही जाडल्या नाही पाहिजे हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून आपण मशागतीवर जास्त जोर न देता गांडुळांना कामाला लावलं पाहिजे आता लिहा वीड कंट्रोल ज्याला इंग्रजीमध्ये मध्ये तणन नियंत्रण तणांची समस्या रासायनिक शेतीतून आणि सेंद्रिय शेतीतून निर्माण होते रासायनिक शेतीमध्ये जेव्हा युरिया टाकतो आपण उद्देश पिकांची झपाट्याने वाढवावी हा असतो परंतु युरियामुळे केवळ पिकच वाढत नाही परंतु युरियामुळे केवळ पिकच झपाट्याने वाढत नाही तर पिकासोबत काय वाढतात तणही झपाट्यानं वाढतात आणि ही समस्या आपण निर्माण करतो सेंद्रिय शेतीमध्ये ट्रक ट्रॅक्टरनं जेव्हा आपण शेणखत जमिनीवर पसरवतो त्या शेणखतामध्ये तणांच्या कोट्यावधी बिया असतात आणि पावसाळ्यात त्या सतत उगवत असतात तणांच्या बियाची सुप्तावस्था सहा वर्ष असल्यामुळे तणांच्या बियांची सुप्तावस्था सहा वर्ष असल्यामुळे सहा वर्षापर्यंत तण सतत उगवतच असतात आणि मग प्रचंड नुकसान होतं जमीन उघडी असली म्हणजे हवेनं तणांच्या बिया वाहून आपल्या शेतात बसतात आणि तणाची समस्या वाढवतात शेतातून वाहणारे पावसाचे पाण्याचे लोट लोंडे आपल्यासोबत तणांच्या बिया आणत असतात आणि आपल्या शेतात टाकत असतात जमीन उघडी असेल तर पाखरं आपली विष्ठा जमिनीवर टाकतात त्या विष्ठेमध्ये सुद्धा तणांचे खूप बिया असतात परंतु झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये आपण युरिया वापरत नाही शेणखत वापरत नाही त्यामुळं तण भोकावत नाही आणि बिया जमिनीत जात नाही तणांच्या तण वेगानं वाढत नाही तण समस्या बनत नाही तणाच्या बिया जात नाही तण कसं काय वाढणार आहे तसे जमीन आच्छादन झाकून असल्यामुळे तसेच आच्छादन जमिनीवर आच्छादन झाकून असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या बियात आच्छादनावर पडता जमिनीला स्पर्श करत नाही आणि पाखरांची विष्ठा सुद्धा आच्छादन पडते जमिनीला स्पर्श करत नाही म्हणून फळबागेमध्ये मशागत बंद म्हणून फळबागेमध्ये मशागत बंद तण हा जमिनीचा आरसा आहे तण हा जमिनीचा आरसा आहे आरसा मिरर काय म्हणता तुम्ही मराठीत ज्या वर्षी जमिनीच्या पृष्ठभागात ज्या सूक्ष्म नद्रव्याची कमतरता असेल ते द्रव्य ज्या तणाच्या शरीरात जास्त असेल ते सुष्मन्न द्रव्य ज्या तणाच्या शरीरात जास्त असेल ते तण वर्षी जास्त उगवते ते तण वर्षी जास्त उगवते आणि तणाचं औषध संपलं की ते द्रव्य कुठे जमावतात जमिनीमध्ये जमावतात आणि जमिनीचं संतुलन पूर्ण होते अन्नद्रव्याची स्पर्धा करत नाही त्यांना तर सूर्यप्रकाशाची आणि ओलाव्याची स्पर्धा करतात जमिनीवर आच्छादन झालू टाकल्यामुळं ओलाव्याची स्पर्धा आपण बंद केलेली असते जमिनीवर आच्छादन टाकल्यामुळं जमिनीतल्या ओलाव्याची स्पर्धा आपण बंद केलेली असते ओलावा टिकून ठेवलेला असतो फक्त सूर्यप्रकाशाची ती स्पर्धा बंद करण्यासाठी तणांना मुख्य पिकाच्या वर वाढू देऊ नये कापून तिथेच टाकावं तणांना मुख्य पिकाच्या वर वाढू देऊ नये त्याची उंची मुख्य पिकाकाली ठेवावी कापून तिथेच टाकावं हंगामी पिकामध्ये मात्र मशागत आवश्यक असते तणाचं नियंत्रण आवश्यक असते हंगामी पिकामध्ये मात्र आंतरमशागत आवश्यक असते व तणांचं नियंत्रण आवश्यक असते कारण पावसाचं पाणी मर्यादित असतं तो ओलावा टिकून ठेवायचा असतो कारण पावसाचे पाणी मर्यादित असतं व ओलावा टिकून ठेवायचा असतो म्हणून तणांनी तणांनी पिकाशी ओलाव्याची स्पर्धा होऊ नये म्हणून आता कळलं का मशागतीचं महत्व आता आहे आपलं काष्ट आच्छादन पहिले मुदाच्छादन झालं आपला आता काष्ट आच्छादन जेव्हा आपण जमिनीची खोल मशागत करतो किंवा साधी मशागत करतो तेव्हा ह्युमस पृष्ठभागावर येतो जमिनीच्या पृष्ठभागावर येतो जेव्हा आपण जमिनीची मशागत करतो तेव्हा ह्युमस जमिनीच्या पृष्ठभागावर येतो व सुपीक माती सुद्धा जमिनीच्या पृष्ठभागावर येते पावसाचे येणारे थेंब प्रति सेकंद तीस फूट वेगाने येतात आणि जमिनीवर आदळतात वेगाने कोसळतात येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा रंग पांढरा असतो पारदर्शक असतो पण जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याचा रंग मात्र कसा असतो काळा असतो पण जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याचा रंग मात्र काळा असतो कारण वाहणाऱ्या पाण्यात हे ह्युमस मिसळलेला असतो आणि मातीचे कण विरघडलेले असतात आणि गाळाच्या रूपात कुठे जाऊन बसतात ना समुद्रात जाऊन बसतात धरणात जाऊन बसतात आम्ही जमीन नापीक बनते जमिनीची धूप होऊन जमीन नापीक बनते खडकापासून एक इंच माती तयार करण्याला निसर्गाला पाचशे वर्ष पाहिजेत खडकापासून एक इंच माती तयार करण्याला निसर्गाला किती वर्ष पाहिजे पाचशे वर्ष पाहिजे आणि ते पाचशे वर्षाची मेहनत आपण एका क्षणात पाण्याला अर्पण करतो जगामध्ये सगळ्यात जास्त सिल्टिंग रेट भारताचा आहे लक्षात ठेवा धुपीचा मातीच्या धुपीचा परंतु जर आपण या परंतु जर आपण जर आपण जमिनीवर काष्ट आच्छादन पसरवलं तर येणाऱ्या थेंबांना कोण अडवतं आच्छादन अडवतं राईट तर येणाऱ्या थेंबांना आच्छादन अडवतं व हळूच पाणी आतमध्ये झिरपून जमिनीत जिरतं व हळूच पाणी आतमध्ये जिरपून जमिनीत जिरतं आणि ह्युमस टिकून राहतो जमिनीची धूप होत ह्युमसचे कण अतिशय हलके असतात ह्युमसचे कण अतिशय हलके असतात मशागत केल्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागावर आलेला ह्युमसचे कण मशागत केल्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागावर आलेले ह्युमसचे कण हवेचा झोका आला की हवेत उधळतात आणि हवेसोबत शेताच्या बाहेर निघून जातात आणि मातीची धूप होते हवेचा झोका आला की हवेसोबत उधळतात हवेत उधळतात आणि हवेसोबत शेताच्या बाहेर निघून जातात आणि जमिनीची प्रचंड हानी होते परंतु जर आपण जमीन आच्छादनानं झाकून काढली परंतु जर आपण जमीन आच्छादनानं झाकून काढली तर आच्छादन हवेला रोखतं व आच्छादन हवेला रोखतं व ह्युमसचे कण उडून जात नाही व ह्युमसचे कण उडून जात नाही जेव्हा हवेचं तापमान दिवसाच्या हवेचं तापमान बत्तीस अंश शतांशच्या वर वाढायला लागते तेव्हा प्रखर ऊन पडतं तेव्हा प्रखर ऊन पडतं मशागत केल्यामुळं ह्युमसचे कण वर येतात मशागत केल्यामुळे ह्युमसचे कण वर येतात व प्रखर उन्हामुळं त्यातला कार्बन मोकळा होतो व प्रखर उन्हामुळं त्यातला कार्बन मोकळा होतो त्याचा हवेतील प्राणवायूशी रासायनिक संयोग होतो त्याचा म्हणजे कार्बनचा हवेतील प्राणवायूशी रासायनिक संयोग होतो व त्याचं रूपांतर कळबामल वाईट होऊन व त्याचं रूपांतर कळबामल वाईट होऊन हवेत उडून जातो आणि मग काय होते जागतिक तापमान वृद्धी होते ग्लोबल वॉर्मिंग वाढते त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढते वातावरणामध्ये बदल होतात पण जेव्हा आपण आच्छादन जमिनीत झाकतो जेव्हा जमिनीवर आपण आच्छादन झाकतो तेव्हा उन्हाचा चटका ह्युमसला लागत नाही व त्याचं उडून जाणं थांबतं ऊन ऊन त्याच्यावर पडत नाही ऊन ह्युमसपर्यंत पोहोचत नाही सूर्यप्रकाश कुठपर्यंत पोहोचत नाही ह्युमसपर्यंत पोहोचत नाही व त्याचं पलायन रोखलं जातं त्याचं पळून जाणं आच्छादन हवेतला ओलावा टिकून ठेवतं आच्छादन हवेतला ओलावा टिकून ठेवतं जमिनीत ओलावा जास्त असेल जमिनीत ओलावा जास्त असेल तर जमिनीतून ओलावा खेचून हवेत सोडतो आणि वापसा निर्माण करतो तर जमिनीतला अतिरिक्त ओलावा खेचून तर जमिनीतील अतिरिक्त ओलावा खेचून हवेत फेकतो व वापसा निर्माण करतो पण जमिनीत आवश्यकतेपेक्षा कमी ओलावा असेल तुम्ही समजून झाले ना काय चालवायचं पण जमिनीमध्ये जर आवश्यकतेपेक्षा कमी ओलावा असेल तर मात्र रात्रीला हवेतून ओलावा प्रचंड खेचून घेतो आणि मुळीला पुरवतो जमिनीत साठवतो तर मात्र आच्छादन हवेतून ओलावा प्रचंड प्रमाणात ओढून घेतो आणि जमिनीत साठवतो मुळीला उपलब्ध करतो म्हणजे डबल एजंट आहे ना कोणा ह्या डबल एजंट आहे आच्छादनाच्या शरीरामध्ये जमिनीतून उचललेली संपूर्ण अन्नद्रव्ये बंदिस्त असतात आच्छादनामध्ये जमिनीतून उचललेली संपूर्ण अन्नद्रव्ये बंदिस्त असतात म्हणजे साठलेली असतात व आच्छादन कुरल्यानंतर ती अन्नद्रव्ये कोणाला मिळतात कोणाला मिळतात जमिनीत साठून मुळ्यांना पिकांना मिळतात व आच्छादन कुजल्यानंतर ती सगळी अन्नद्रव्ये पुन्हा जमिनीला परत मिळतात आच्छादन कुजल्यानंतर ती सगळी अन्नद्रव्ये पुन्हा जमिनीला परत मिळतात व मुळ्यांना उपलब्ध होतात गांडुळे जमिनीला सुपीक व सुजलाम सुफलाम बनवतात पण त्यांना सूक्ष्म पर्यावरण उपलब्ध नसलं परंतु त्यांना आवश्यक असलेलं सूक्ष्म पर्यावरण उपलब्ध नसलं तर मात्र समाधी घेऊन झोपी जातात काम बंद करतात तर मात्र आपलं काम बंद करून काय करतात ते समाधीत चालले जातात ते सूक्ष्म पर्यावरण आच्छादन निर्माण करतं उपलब्ध करतं ते सूक्ष्म पर्यावरण जमिनीत आच्छादन झालं टाकलं की आपोआप निर्माण होतं हवेसोबत सतत तणांच्या बिया वाहून येत असतात आच्छादनामुळे आच्छादनामुळं मात्र त्या जमिनीला पोहोचत नाही आच्छादनामुळे त्या जमिनीला पोहोचत नाही आच्छादन सूर्यप्रकाशासोबत येणाऱ्या व जमिनीला संरक्षण देतात अशामुळं आच्छादन जमिनीवर सतत असणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही लिहिले लिहिता लिहिता समजून घेतात ना विषय फक्त लिहितात वरचा कॉम्प्युटर बंद करून ठेवलाय हा चालू आहे आच्छादन कुजून जो ह्युमस तयार होतो आच्छादन कुजून जो ह्युमस तयार होतो त्या ह्युमसमध्ये कमी अधिक प्रमाणात सर्वच अन्नद्रव्य असतात कमी अधिक प्रमाणात सर्वच अन्नद्रव्य असतात पण मुख्य कार्बन आणि नत्र मोठ्या प्रमाणात असतो पण मुख्यतः कार्बन आणि नत्रवायू मोठ्या प्रमाणात असतो ह्युमसमध्ये साठ टक्के कार्बन असतो सेंद्रिय कर्ब असतो ह्युमसमध्ये साठ टक्के सिक्स झिरो साठ टक्के सेंद्रिय कर्ब असतो व सहा टक्के सेंद्रिय नत्र असतो व सहा टक्के सेंद्रिय नत्र असतो म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन यांचं आपसातलं प्रमाण म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन यांचं आपसातलं प्रमाण साठला सहा ला सहा म्हणजे दहाला एक असतं म्हणजेच कितीला असतं दहाला एक या दोघांच्या अंतर्गत प्रमाणाला या दोघांच्या अंतर्गत प्रमाणाला कार्बन नत्र गुणोत्तर म्हणतात कार्बन नायट्रोजन रेशो म्हणतात सीएन रेशो म्हणतात कार्बन नत्र गुणोत्तर म्हणतात कार्बन नायट्रोजन रेशो कार्बन नत्र गुणोत्तर म्हणजे हा एक किलो नायट्रोजन म्हणजे हा एक किलो नायट्रोजन किती किलो कार्बनला पकडतो दहा किलो कार्बनला पकडतो हा एक किलो नायट्रोजन दहा किलो कार्बनला पकडतो ह्युमसची निर्मिती होते ह्युमसच्या निर्मितीसाठी सेंद्रिय कार्बन आणि सेंद्रिय नत्राचीच आवश्यकता असते ह्युमसच्या निर्मितीसाठी सेंद्रिय कार्बन आणि सेंद्रिय नत्राचीच आवश्यकता असते कोळसा चालत नाही आणि युरिया चालत नाही म्हणजे कोळसा टाकला तर ह्युमस बनणार नाही युरिया टाकला तर ह्युमस बनणार नाही सेंद्रिय कार्बन म्हणजे झाडाच्या इंद्रिय रूपी पानांनी पान काय झालं तर इंद्रिय आहे ना झाडाच्या इंद्रियरूपी पानांनी हवेतून घेतलेला कार्बन म्हणजेच सेंद्रिय कार्बन सेंद्रिय म्हणजे स इंद्रिय इंद्रिय म्हणजे अवयव इंद्रिय म्हणजे काय अवयव पान काय आहे झाडाचं अवयव आहे ना इंद्रिय आहे म्हणून हवेतून पानांनी घेतलेला कार्बन म्हणजे सेंद्रिय कार्बन मग कोसा चालन का नाही चालणार सेंद्रिय नत्र द्या सेंद्रिय नत्र म्हणजे नत्र स्थिरक जीवाणूंनी म्हणजे नत्राणूंनी त्यांच्या अवयवाच्याद्वारे इंद्रियांच्याद्वारे त्यांच्या इंद्रियांच्याद्वारे हवेतून घेतलेला नत्र म्हणजे सेंद्रिय नत्र त्यांच्या इंद्रियांच्याद्वारे हवेतून घेतलेला नत्र म्हणजे सेंद्रिय नत्र म्हणजे मग युरिया चालन का नाही चालणार जर तुम्ही उसाचं पाचट आच्छादन वापरलं जर उसाचं पाचट किंवा धानाचा तूस काय म्हणता तुम्ही धानाच्या तणस तनस किंवा गव्हाचं भुसकट किंवा मक्याचं जोंधळ्याचं धाट बाजरीचे धाट किंवा गवत म्हणजे गवतवर्गीय पिकांचे अवशेष या सगळ्या गवतवर्गीय पिकांचे अवशेष या सर्व गवतवर्गीय पिकांचे अवशेष पिकामध्ये जमिनीवर आच्छादन म्हणून पसरले तर ह्युमस निर्माण होईल का प्रश्न तुम्हाला काय वाटतं होईल मी म्हणतो नाही लिहा होणार नाही कारण या गवतवर्गीय पिकांच्या अवशेषामध्ये ऐंशी टक्के कार्बन असतो किती असतो ऐंशी टक्के पण नत्र मात्र एकच किलो असतो पण नत्र मात्र एकच किलो असतो म्हणजे कार्बन नायट्रोजन जशी किती असतो मग आता ऐंशीला एक ऐंशीला एक राईट हा एक किलो नत्र हे आच्छादन कुरल्या नाही हे आच्छादन कुरल्यानंतर हे आच्छादन कुरल्यानंतर गवतवर्गीय पिकांचं आच्छादन कुरल्यानंतर कार्बन ऐंशी किलो मोकळा होतो कार्बन ऐंशी किलो मोकळा होतो पण नत्र किती होतो फक्त एकच किलो कार्बन ऐंशी किलो नत्र होतो मी मोकळा होतो पण नत्र मात्र एकच किलो मोकळा होतो आता हा एक किलो नत्र किती किलो कार्बनला पकडतो चार दहा किलो दहा किलो दहा किलो ना अहो ह्युमर बनण्यासाठी एक किलो नत्र कितीला पकडतो दहा किलो ऐंशी करून आणलं यांना भूक लागली हा एक किलो नत्र फक्त दहा किलो कार्बनला पकडून ह्युमस बनवतो आता सत्तर किलो कार्बन मोकळा आहे ना रिकामा आहे सत्तर किलो कार्बन उभा आहे आणि नच तिथं अजिबात नाही आहे लिया आणि नच तिथं उपस्थित नाही आहे तर एकच किलो नच होता तो पकडला म्हणून हा कार्बन हवेमध्ये काय करतो पलायन करतो म्हणून हा कार्बन हवेमध्ये पलायन करतो व काय वाढते मग हा वैश्विक तापमान वृद्धी वाढते ग्लोबल वॉर्मिंग वाढते आणि सत्यानाश होतो म्हणजे आता उत्तर मिळालं का म्हणजे निवळ गवत वर्गीय पिकांचे अवशेष जर आपण पसरले तर युबस निर्माण होईल का नाही नाही आता नाही म्हणणार मग हो म्हणाले है ना हा जर हा सत्तर किलो कार्बन जर हा सत्तर किलो कार्बन आपल्याला ह्युमसमध्ये रूपांतरित करायचा आहे म्हणजे जमा करायचा आहे जर हा सत्तर किलो कार्बन आपल्याला ह्युमसमध्ये जमा करायचा आहे तर किती नत्र लागेल आपल्याला सात किलो नत्राची आवश्यकता आहे सात किलो नत्राची आवश्यकता आहे युरिया मधला नत्र नको युरिया मधला नत्र नको हवेतला पाहिजे म्हणून जर डाळिंबाच्या दोन डाळिंबाच्या मध्ये शेवगा लावला किंवा दोन द्राक्षाच्या मध्ये शेवगा लावला एकाड एक व पाणी देण्याच्या सदीच्या दोन्ही काठावर चवळी लावली व पाणी देण्याच्या सदीच्या दोन्ही काठावर काय लावली चवळी लावली किंवा ऊस लावताना ऊसामध्ये किंवा ऊस लावताना ऊसामध्ये चवळी चना घेवडा उडीत चवळी चना घेवडा उडीद यांची हंगामानुसार सतत आंतरपिकं घेतली सहा महिन्यापर्यंत यांची हंगामानुसार सतत सहा महिन्यापर्यंत आंतरपिकं घेतली तसेच संत्रा मोसंबी लिंबामध्ये जर शेवगा लावला व चवळी लावली तसेच संत्रा मोसंबी लिंबूमध्ये शेवगा लावला व चवळी लावली किंवा आंबा चिकू आवळ्यामध्ये शेवगा आणि चवळी घेतली चिकू आंबा चिकू आवळा आणि इतर फळझाडामध्ये शेवगा आणि चवळी लावली किंवा केळीमध्ये चवळी आणि शेवळ लावला किंवा केळीमध्ये चवळी आणि शेवळ लावला किंवा कापसामध्ये चवळी लावली तर हा शेवगा आणि चवळी हवेतून मोठ्या प्रमाणात नत्र घेतो शेवगा चवळी घेवळा उडीद सगळे कडधान्य लिसिडिया मोठ्या प्रमाणात काय घेतो हवेतून नत्र घेतो आणि जमिनीत साठवतो आणि मग गवत वर्गीय आच्छादन कुरलं की तो कळब आणि मोकळा होऊन नत्र आणि कळबण्याचं काय होतं संयोग होतो आणि संपूर्ण कळबाचं रूपांतर काय होतं ह्युमसमध्ये होतं राईट आच्छादन कुजून जो कळब मोकळा होतो ना तो कोणाशी संयुक्त होतो मग जमा केलेल्या नत्राशी काय लागतं त्याचं संयोग होतो आणि त्यातून काय निर्माण होते ह्युमस निर्माण होते आणि मग जमीन पळवून होते है ना मग जमीन पळवून होते मग आता केवळ पाचच टाकल्यानं जमन का नाही जमणार किंवा जर आपण गवतवर्गीय वर्गीय पिकांच्या अवशेषासोबत जर आपण गवत वर्गीय पिकांच्या अवशेषासोबत शेवगा आणि ग्लिसिडीच्या फांद्या छाटून टाकल्या गिरीपुष्प ग्लिसिडिया यांच्या फांद्या आपण सतत छाटून त्या पाचटावर टाकल्या आच्छादनावर व कडधान्याचं कुटार त्यात मिसळलं कायचं कुटार कडधान्याचं म्हणजे आपलं सोयाबीन आहे उडीद आहे नी कुटार कुटार म्हणता काय म्हणता तुम्ही त्याला भुसकट भुसकट हा भुसकट कडधान्याचं भुसकट जर त्यात मिसळलं तर मात्र वरण भाताचं जेवण आपण त्याला देतो आहे तर मात्र वरण भाताचं जेवण आणि पूर्ण ह्युमसची निर्मिती आता समजलं का तुम्हाला आच्छादन कोणतं पाहिजे है ना इडलीमध्ये सांबार सांबारासोबत इडली वरणासोबत भात भातासोबत वरण आता आल्या कर्ब कोणता असावा ह्युमस मध्ये कोणता कर्ब जमा करावा हाही प्रश्न आहे भलताच कर्ब नाही जमत किती प्रकार आहे कर्बाचे माहित आहे का लिहा ते शिकवलंच नाही एम एस सी वाल्यांना माहित नाही तुम्हाला काय माहिती राहणार कृषी विद्यापीठ सिलेबसमध्ये हे काहीच नाही तुम्ही चार दिवस ऐकलं ते अजिबात नाही लिहा कळबाचे तीन प्रकार असतात पहिला पळपुट्या कर्ब पळपुट्या बाजीराव पळपुट्या कर्ब म्हणजे उडून जाणारा उडनशील कर्ब volatile carbon it is called volatile carbon उडनशील कर्ब उडून जाणारा कर्ब संकट काळी कोण उडून जातात रे आपल्यापासून नातेवाईक मित्र कसे उडून जातात भरकून तसं ते उडनशील कर्ब दुसरा अस्थिर कर्ब दुसरा अस्थिर कर्ब अस्थिर अनस्टेबल अनस्टेबल कार्बन अस्थिर कर्ब आणि तिसरा स्थिर कळब स्टेबल कार्बन तिसरा स्थिर कळब स्टेबल कार्बन लिया, नंबर एक उडनशील कर्ब, पळपुट्या बाजीराव हा कळब ह्युमसमध्ये जमा होत नाही हा कळब ह्युमसमध्ये जमा होत नाही जेव्हा कोणतंही आंतरपीक अथवा तण गवत जेव्हा कोणतंही आंतरपीक किंवा तण पीक फुलावर येण्याच्या आधी कापून पीक फुलावर येण्याच्या आधी कापून त्या अवशेषाचं आच्छादन करतो आपण आपण त्या अवशेषांचं जमिनीवर आच्छादन करतो त्यामध्ये हा पळपुट्या बाजीराव उडनशील कळब असतो अठ्ठावीस अंश शतावून उष्णतामान वाढायला लागलं अठ्ठावीस अंश शतांशच्या वर उष्णतामान वाढायला लागलं दिवसाचं की ते आच्छादन कुजल्यावर ताबडतोब हा मोकळा होतो आणि हवेतल्या प्राणवायूसोबत लग्न लावून हवेत पलायन करतो ह्युमसच्या निर्मितीसाठी याचा काहीही उपयोग नाही ह्युमसच्या निर्मितीसाठी याचा काहीही उपयोग नाही म्हणून आंतर पिकांना फुलवण्याच्या आधी कापून टाकावे नाही ना हा कापू नये म्हणून आंतरपिकांना किंवा तणांना फुलोऱ्याच्या आधी कापून टाकू नये समजलं का आता लिहा अस्थिर कार्बन अनस्टेबल कार्बन अस्थिर कार्बन लिहा अस्थिर कार्बन जेव्हा आंतरपिकांना आपण फुलाच्या अवस्थेत कापतो फुलोऱ्यावर कापतो जेव्हा आपण आंतरपिकं फुलावर असताना फ्लॉरिंग स्टेजवर असताना काय म्हणतात तुम्ही त्याला फुलोऱ्यावर असताना कापून त्यांचं आच्छादन करतो त्यामध्ये हे अस्थिर महादेव असतात त्यामध्ये हे अस्थिर कार्बन महोदय असतात हे सुद्धा ह्युमसमध्ये उपयोगाचे नाही याच्यापासून ह्युमस निर्माण होत नाही हे अवशेष म्हणजे फुलेवर कापलेले अवशेष मध्यम गतीने कुसतात पण शेवटी हवेत उडूनच जातो कार्बन मोकळा होऊन हवेत उडूनच जातो हे अवशेष मध्यम गतीने कुसतात पण कार्बन मात्र मोकळा झाला की ताबडतोब हवेत निघून जातो म्हणजे फुलोऱ्यावर कापणं आवश्यक नाही बरोबर नाही ह्युमसची निर्मिती होत स्थिर कार्बन स्थिर स्टेबल कार्बन केवळ हा स्थिर कार्बनच ह्युमसच्या निर्मितीत सहभाग घेतो केवळ हा स्थिर कार्बनच ह्युमसच्या निर्मितीमध्ये सहभाग घेतो जेव्हा दाणे दुधावस्थेत असतात तेव्हापासून या कार्बनची साठवणूक चालू होते जेव्हा दाणे दुधावर असतात तेव्हापासून या कार्बनची स्थिर कार्बनची साठवणूक चालू असते व दाणे पकवताच्या वेळेस तो पूर्ण साठलेला असतो व दाणे पकवताच्या वेळेस म्हणजे पक्व होताना तो पूर्ण खोडाच्या सालीमध्ये खोडाच्या अंतसालीमध्ये साठलेला असतो सालीमध्ये आणि अंतसालीमध्ये हा स्थिर कार्बन लिग्निन आणि सेल्युलोज हा स्थिर कार्बन लिग्निन ज्याला आपण मराठीत म्हणूया काष्टजन्य पदार्थ हा स्थिर कार्बन लिग्निनमध्ये म्हणजे काष्टजन्य पदार्थामध्ये व सेल्युलोज सेल्युलोज म्हणजे काष्टांगजन्य पदार्थामध्ये साठवल्या जातो लिग्निन म्हणजे काष्टजन्य पदार्थ लिग्निन म्हणजे काय काष्टजन्य पदार्थ आणि सेल्युलोज म्हणजे काष्टांगजन्य पदार्थ कठीण आहे कठीण आहे त्यांची इंग्लिश भरी त्याच्यापेक्षा इंग्लिश जमा होतो जेव्हा पिकाचं आयुष्य संपतं जेव्हा पिकाचं आयुष्य संपतं तेव्हा उत्पादन काढून राहिलेले अवशेष तेव्हा उत्पादन काढून घेऊन राहिलेले अवशेष जेव्हा आपण जमिनीवर आच्छादन म्हणून ठेवतो पसरतो उत्पादन काढून म्हणजे दाणे काढून फळं काढून शेंगा तोडून नाही राहिलेले अवशेष आपण जमिनीवर आचून बसवतो ते कुजल्यानंतर हा स्थिर कार्बन मोकळा होतो हळूहळू मंद होतो मंद गतीनं मोकळा होतो आणि ह्युमस मध्ये बंदिस्त होतो ह्युमस मध्ये बंदिस्त होतो मग याचा अर्थ काय की बी पक्व झाल्यावरच आंतरद्विक कापली पाहिजे आणि आच्छादन केलं पाहिजे त्याच्या आधी आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो सात लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे ना शहरातले लोक सुद्धा आत्महत्या करतात पण मला निसर्गात आत्महत्या दाखवा निसर्गामध्ये आत्महत्या दाखवा कोणती एखादी वनस्पती दाखवा की बी पक्व होण्याच्या आधी आत्महत्या करते आहे का जंगलामध्ये बी पकवण्याच्या आधी एखाद्या तरी आत्मा वनस्पती आत्महत्या करत दिसते का नाही याचं कारण आहे याचं कारण आहे ईश्वराची इच्छा आहे की जमिनीमध्ये ह्युमस निर्माण झाला पाहिजे हे ना आणि त्यासाठी स्थिर कार्बन जमा झाला पाहिजे आणि स्थिर कार्बन केव्हा निर्माण होतो शेवटी म्हणजेच म्हणजेच जर दाना पकवण्याच्या आधी जर कोणतंही काष्ट करून पडलं तर ह्युमस निर्माण होणार नाही म्हणून सक्त आदेश दिला सक्त आदेश प्रत्येक वनस्पतीला खबरदार आत्महत्या केलीस तर खबरदार आत्महत्या केलीस आणि आपलं सरकार तुम्हाला काय म्हणते आत्महत्या करा आणि दोन लाख रुपये घ्या मुलीचं लग्न होत असन तर काळजी नाही बापानं आत्महत्या करावी मुलीच्या लग्नाला दोन लाख रुपये मिळतात मित्रांनो ह्युमस चा अभ्यास करताना बारकावे लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण तुम्ही फळबागातदार आहात इथं बसलेले बहुतेक ऊस उत्पादक आहे डाळिंब उत्पादक आहे द्राक्ष उत्पादक आहे मोसंबी उत्पादक आहे ना कापूस घेतात मुख्यतः फळ उत्पादन तुमचं हे आहे इवन आपल्या पिकामध्ये सुद्धा हंगामी पिकामध्ये सुद्धा हा मोठा विषय महत्वाचा आहे आता हे तीन जे सांगितले उडनशील कार्बन अस्थिर कार्बन आणि स्थिर कार्बन आता हे तोळं समजून सांगण्यासाठी मी एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला लगेच कळेल हा उडनशील कार्बन भगोळा पळपुट्या कार्बन कसा असतो मी एक उदाहरण देतो मी आता अमरावतीहून निघाव इकडे याला निघालो सोलापूरला मग ट्रेनमध्ये बसलो अकोला आलं आणि एक माणूस माझ्याजवळ बसला पाच दहा मिनिटानं चौकशा चालू झाल्या आपण कुठून आलात काय करतात वगैरे वगैरे वगैरे वगैरे मग भुसावळ आलं तो चहावाला आला मी म्हटलं दोन दे एक त्याला दे एक मला दे मग तो म्हणतो मी पान आणतो आणि पुन्हा अजून गप्पा चालू झाल्या मग आपलं मनमाड आलं त्यानं आपली शिदुरी सोडली मी आपला डबा सोडला माझी भाजी त्याला दिली त्याची भाजी मी घेतली दोघांचं आदान प्रदान झालं मस्त गप्पा झाल्या दिल्लीला काय चालू आहे मुंबईला काय चालू आहे है ना आणि मग कोडुवाडीपर्यंत आम्ही पक्के दोस्त झालो आणि जसं ते सोलापूर आलं मी त्याला म्हटलं की आता माझं गाव आलं मी निघतो तो म्हणाला खूप चांगलं झालं आता तुम्ही जेव्हा माझ्या गावाला याल हा माझं कार्ड तुम्ही नक्कीच या घरी दोन दिवस राहा आल्याशिवाय राहू नका आणि मी जेव्हा येईन तेव्हा मी अमरावतीला येईन तुमच्याकडे दोन दिवस राहीन नक्कीच आपण एकमेकाशी रोज फोनवर बोलूया मी खाली उतरलो तो गुलबर्ग्याला निघून गेला मी त्याला कधी फोन केला नाही त्यानं मला कधी फोन केला नाही दोघांनी आपसात कधी संपर्क केला हा आहे भगोडा पुढं उडनशील कर्ब हा कधी कामाचा हा कधी कामाचा अस्थिर कर्ब म्हणजे आपली मुलगी लग्न होईपर्यंत मी लग्न करणार नाही मी तुमची सेवा करीन नाही का नाही मोठी प्रेम लावते आई वडिलाला मोठी प्रेम मोठी प्रेम आणि लग्न झालं आणि पहिल्या दिवाळीला घरी आली आठ दिवस नाही संपत रस्त्याकडे पाहते केव्हा येते केव्हा येते केव्हा येते आहे की नाही रस्त्याकडे पाहते आणि जसा तो नवरदेवाला भुरकून पळून जाते आपल्या कामाची आहे का हे झालं अस्थिर कर्म आणि स्थिर कल्प म्हणजे आपल्या घरी आलेली सुनबाई आल्यानंतर फक्त तिची मृत शरीरच जाईल कशी जाणार नाही तर मित्रांनो आपल्याला सून पाहिजे पण सुनीतच मुलीचं रूप सुद्धा पाहिजे ती दोन्हीचा लाभ होईल आणि जेव्हा तुम्ही स्थिर कार्बन जमा कराल तर अतिशय उत्तम हिमोची निर्मिती होईल जमीन बलवान होईल कार्बनचं प्रमाण वाढेल अडीच टक्के कार्बन पाहिजे जमिनीमध्ये दहाला एक कार्बन नायट्रोजन रेशो पाहिजे आणि मग पहा मग मजा पहा मजा पहा अरे इतके फळ लागतील की तुम्ही सांभाळणार नाही रासायनिक मध्ये एका फळकाडीला जर पाच फळं असले एक मोठं असतं दोन मध्यम असते आणि छोटे तीन लहान असतात दोन लहान असतात पण चमत्कार पहा तुम्ही आमचे द्राक्ष पहा डाळिंब बागा पहा कोणते पहा एका घोसामध्ये सारखेच फळ एकही लहान मोठं नाही कारण प्रचंड ताकद आली असते कीड येत नाही रोग येत नाही कारण त्यात मध्ये काय असते प्रतिकारशक्ती आली असते आणि कितीही वादळ येऊ द्या हो आमचं नुकसान नाही हे सगळं कशामुळे घडतं जमिनीमध्ये हिवमस आणि म्हणून मित्रांनो अत्यंत महत्वाचे हे चार सूत्र आहे चार चक्र आहे कोणते बीजामृत जीवामृत आच्छादन आणि तीसरा आच्छादन लिया सजीव आच्छादन तुम्हारा वाटलं संपला आता सुट्टी नहीं है लक्ष्य सुट्टी नहीं है सजीव आच्छादन लाइव मल्चिंग लिया सजीव आच्छादन म्हणजे मुख्य दल पिका मधे द्विदल काल मी समजून एक दल द्विदल काय एक दल मुख्य पिका मधे द्विदल व द्विदल मुख्य मधे एक दल व द्विदल पिकामध्ये एक दल अशी अशी पिके जी वेगाने वाढणारी आहेत जी वेगाने वाढणारी आहेत जमीन झाकून काढणारी आहेत ज्यांच्या मुळ्या मुख्य पिकाच्या मुळ्यापेक्षा ज्यांच्या मुळ्या मुख्य पिकांच्या मुळ्यापेक्षा आखूड आहेत कॉमा ज्यांचं आयुष्य मुख्य पिकाच्या आयुष्याच्या एक तृतीयांश किंवा निम्मे आहे एक तृतीयांश किंवा निम्मे आहे अशी आंतरपिके जेव्हा आपण मुख्य पिकामध्ये घेतो त्या आंतरपिकांना काय म्हणतो आपण सजीव आच्छादन म्हणतो राईट त्या आंतरपिकांना सजीव आच्छादन म्हणतो सजीव म्हणजे काय जिवंत नाही का जिवंत आच्छादन हे सजीव आच्छादन मुख्य पिकाला नत्र पुरवतात कॉमा जमिनीतला ओलावा टिकून ठेवतात जमीन झाकल्यामुळं जमीन झाकल्यामुळं जमिनीतला ओलावा टिकून ठेवतात यांची फुलं मधमाशांना खेचून घेतात परागीभवन होतं यांची फुलं मधमाशांना खेचून घेतात व पराग सिंचन होतं दाणे भरतात हे सजीव आच्छादन पावसाच्या थेंबापासून हे सजीव आच्छादन पावसांच्या थेंबापासून वाहणाऱ्या वाऱ्यापासून हे सजीव आच्छादन पावसाच्या थेंबापासून वाहणाऱ्या वाऱ्यापासून आणि प्रखर कशापासून उन्हापासून प्रखर उन्हापासून कोणाचं संरक्षण करतात जमिनीच्या हिमतचं जमिनीतील ह्युमसचं व सूक्ष्म जीवाणूंचं संरक्षण करतात राईट तसेच गांडुळांना लागणारा सूक्ष्म पर्यावरण तसेच गांडुळांना लागणारे सूक्ष्म पर्यावरण सुद्धा हे सजीव आच्छादन उपलब्ध करत असतात सूक्ष्म पर्यावरण उपलब्ध करत असतात आहे ना जमीन झाकल्यामुळे काय होतं सूक्ष्म पर्यावरण आपोआप उपलब्ध होतं या आंतरपिकांची पानं जुनी झालेली पानं सतत गळत असतात व सजीव आच्छादाचं रूपांतर कशामध्ये होता काष्ट आच्छादनामध्ये होत जातं व सजीव आच्छादनाचं रूपांतर काष्ट आच्छादनामध्ये आपोआप होत जातं आणि जेव्हा सजीव आच्छादन म्हणजे आंतरपिकांचं आयुष्य संपतं जेव्हा सजीव आच्छादन म्हणजे आंतरपिकांचं आयुष्य संपतं तेव्हा वाळलेले कंस तेव्हा वाळलेले कंस किंवा उंब्या किंवा शेंगा किंवा फळं किंवा घाटे तोडून झाल्यानंतर सजीव आच्छादनाचं रूपांतर कशामध्ये होतं मग आता काष्टाच्यामध्ये होऊन जातं सजीव आच्छादनाचं रूपांतर आपोआपच काष्ट आच्छादनामध्ये होऊन जातं जेव्हा खरीपातली आंतरपिकं वाळतात जेव्हा खरीपातली आंतरपिकं वाळतात तेव्हा त्यांना न कापता जाग्यावरच ठेवावं व पुन्हा रबीची बियाणं तिथं टोकावं व पुन्हा रबी आंतरपिकांचं बियाणं तिथं टोकावं जेव्हा खरीप आंतरपिकांची आपली काय केली शेंगा तोडल्या सगळं झालं अवश्य संपलं नाही नाही त्याला कापायचं नाही ते खाली जमिनीवर जमिनीवर पडतं मग जिथे पाणी आहे समजा त्याला लागून काय गेलेलं आपला दान गेलाय तर दांडाच्या काठी रबी पिकाचं काय प्रकारचं बियाणं डोबाचं म्हणजे मग खाली आच्छादन वरून काय पसरेल हा लिहा म्हणजे खाली आच्छादन राहील व त्यावर जसं रबीतला आता चना आहे तो गुलाबी चना खूप पसरतो आहे का नाही घट्ट लट्ट त्याला काय असतात घाटे लागलेले असतात जीवामृताना इतके घाटे लागतात की तुमची दृष्ट लागते एवढे घाटे लागते की जेव्हा खाली काष्ट आच्छादन आणि त्याच्यावर त्याच्यावर हे रबीचं सुद्धा आच्छादन सजीव आच्छादन पसरतं त्याच्यावर रबीचं सुद्धा आच्छादन सजीव आच्छादन म्हणजे आंतरपिका पसरतात म्हणजे दुधात साखर म्हणजे दुधात साखर आहे ना आणि ज्यावेळेस ज्यावेळेस खालचं काष्ट आच्छादन पूर्णपणे कुजून ह्युमस निर्माण होतो ज्यावेळेस खालचं काष्ट आच्छादन कुजून ह्युमस निर्माण होतो जमिनीमध्ये त्यावेळेस जमीन खाली न ठेवता त्यावेळेस जमीन खाली न ठेवता त्याची जागा कोण घेतो मग हे दुसरं रबीचं सजीव आच्छादन घेतं म्हणजे तिथंच त्यांची काय होते रिप्लेसमेंट होते एक निवृत्त झाला का दुसरा तिथं अपॉइंटमेंट होऊन जाते म्हणजे जमीन खाली राहत नाही ना आणि जसं जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये रबी पिकाचं कापणी होते म्हणजे हार्वेस्टिंग होते द्या आणि जसं फेब्रुवारी मार्चमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये रबी पिकाच्या पक्व पिकांच्या आपण शेंगा कणस सगळं तोडून घेतो फळं तर लगेच दांडाच्या दोन्ही बाजूनं काय टोकलं पाहिजे मग आता कोण्या पिकाचं उन्हाळी पिकाचं बी टोकलं पाहिजे है ना जसं वैशाखी मूग आहे है ना चवळी आहे बाजू आहे उन्हाळी पिकं असतात ना म्हणजे वर्षभर काय करतो आपण तिथं तिथं आच्छादनाचं मटेरियल निर्माण करायचं चोरी करायची नाही दुसरी कुणी आणायचं नाही विकत आणायचं नाही आणि पाप करायचं नाही आता लिहा सेल सिडिंग म्हणजे स्वयं बीज रोपण स्वयं बीज रोपण प्रत्येक आंतर पिकांच्या ओंब्या कंस शेंगा फळ पक्व झाल्यानंतर प्रत्येक आंतर पिकांची आयुष्य संपल्यानंतर व शेंगा पक्व झालेल्या शेंगा फळ कंस ओंब्या कापल्यानंतर किंवा घाटे कापल्यानंतर एका झाडाला एक शेंग एका झाडाला एक वाढली शेंग किंवा एक फळ वाढलेलं तसंच ठेवा किंवा एक ओंबी तशीच ठेवा कापू नका त्याला तशीच ठेवायची कापायची नाही पुढे त्या शेंगा फुटतात फळं फुटतात आणि बी कुठं कळतं जमिनीवर गळून पडतं है ना आणि त्याची सुप्तावस्था संपली ओलावा मिळाला की पुन्हा उगवतो पुन्हा उगवतो म्हणजे पुन्हा बी डोबण्याची आवश्यकता नाही तिथं तिथंच निर्मिती तिथंच सगळं जर मजुरांच्या अभावी जर मजुरांच्या अभावी आंतरपिकांच्या शेंगाची कापणी किंवा कंसांची कापणी किंवा फळांची कापणी होऊ शकली नाही तर तिथंच ते पडू द्यायचं त्याची काळजी करायची नाही किंवा गावात मुनादी देऊन गाववाल्यांना सांगायचं की कापून तुम्ही घेऊन जा ते पडू द्यायचं गळून तिथंच पडू द्यायचं उगत बसन आपलं काय जाणार आहे जर कापण्याची इच्छा नसेल फळं कापण्याची इच्छा नसेल तर पाखरांना खाऊ द्या ते विष्टा टाकतील फुकटचं खाणार नाही फळबागेमध्ये जे आपण शेवगा आणि ग्लिसिडियाचं आंतरपीक घेणार आहोत हे दोन्ही वेगाने वाढणारे झाड आहेत हे दोन्ही अत्यंत वेगाने वाढणारे झाड आहेत याच्या फांद्याची छाटणी केली व त्याचं आच्छादन केलं की ताबडतोब नवीन फांद्या फुटतात आणि वेगाने वाढायला लागतात म्हणून दर महिन्याला याची छाटणी करून आपल्याला आच्छादन मिळत राहते दर महिन्याला फांद्यांची छाटणी करून आपल्याला सतत आच्छादन मिळत राहते हे दोन्ही लेग्युमिनसी कुळातले असल्यामुळे हे दोन्ही शेवगाणी ग्लिसिडिया लेग्युमिनोसी म्हणजे शेंगावर्गीय कुळातले असल्यामुळे लेगुम म्हणजे शेंगा शेंगावर्गीय कुळातले असल्यामुळे यांच्या मुळावर गाठी असतात व गाठीतील नत्र स्थिरक जीवाणू म्हणजे रायझोबियम व गाठीतील नत्रस्थिरक जीवाणू नत्रस्थिरक जीवाणू हवेतून मोठ्या प्रमाणात नत्र उचलतात हवेतून मोठ्या प्रमाणात नत्र उचलतात आणि कोणाला देतात मुळीला देतात व शेजारच्या मुळ्यांना सुद्धा देतात म्हणजे आपल्या फळझाडांच्या मुळ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात देतात त्यांच्या पानामध्ये आणि फांद्यामध्ये त्यांच्या पानामध्ये आणि फांद्यामध्ये तीन पॉईंट सहा टक्के नत्र असतो तीन पॉईंट सहा टक्के नत्र असतो त्यामुळे जेव्हा आपण त्यांच्या फांद्या आच्छादन म्हणून वापरतो त्यामुळे जेव्हा आपण त्यांच्या फांद्या आच्छादन वापरतो तो नंतर कोणाला मिळतो आपल्याला ह्युमसच्या निर्मिती सहभागी आच्छादन आपण टाकतो तेव्हा तो कुजून तो नंतर कोणात बंदिस्त होतो ह्युमसमध्ये साठला जातो शेवग्याचे पानं अत्यंत पौष्टिक असतात शेवग्याची पानं व शेंगा अत्यंत पौष्टिक असतात व औषधी सुद्धा असतात म्हणून शेवग्याच्या पानांची भाजी म्हणून शेवग्याच्या पानांची भाजी व शेंगाची भाजी कुपोषित बालकांना कुपोषित बालकांना गर्भार मातांना व वृद्ध माणसांना दिली पाहिजे शेवग्याच्या शेंगा खूप महाग खपतात एका झाडाला तीनशे ते सहाशे शेंगा लागतात कधी कधी लिया शेवग्याच्या झाडावर वाल वालाच्या वेली चढवायच्या लष्करी वाल खूप महाग असतो लष्करी वालाच्या वेली चढवायच्या म्हणजे आपल्याला वालाचं उत्पादन सुद्धा मिळतं तर मित्रांनो आता आपण झिरो बजेट नैसर्गिक शेतीचं तत्वज्ञान आणि दर्शन संपवलेलं आता आपण तंत्राकडे जाणार त्याआधी हा नैसर्गिक शेतीचा रथ चार चाकावर चालतो हा नैसर्गिक शेतीचा रथ चार चाकावर चालतो कोणकोणते आहे हा जीवामृत बीजामृत आच्छादन आणि वापसा बीजामृत जीवामृत आच्छादन आणि वापसा या रथाला खेचणारे चार घोडे चार अश्व ज्ञान विज्ञान सत्य आणि अहिंसा या आपल्या रथाला हे चार घोडे खेचत आहे ज्ञान विज्ञान सत्य आणि अहिंसा पण या अश्वांना वेग कमी करण्याचं काम चार चांडाल चौकडी करत आहे या अश्वांचा वेग कमी करण्याचं काम लगाम खेचून आणि अवोध निर्माण करण्याचं काम एक चांडाल चौकडी करत आहे ते चार लगाम आहे काम मोह लोभ आणि तृष्णा हे चांडाल चौकडी फार आडवी आडवी येत आहे या निर्णयामध्ये काम मोह लोभ आणि तृष्णा पण या चांडाल चौकडीवर नियंत्रण करण्याचं काम नियंत्रक सारथी हा आहे सत असत विवेक बुद्धी सत असत विवेक बुद्धी एका शब्दात विवेक त्याला काय म्हणू आपण विवेक सत असत विवेक बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी चांगलं वाईट याचं परिशीलन करणारी बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी विवेक आणि मालक कोण आहे रथाचा नास्तिकासाठी निसर्ग आणि धार्मिकासाठी आध्यात्मिकासाठी ईश्वर पाहता आपला संपूर्ण बायोडाटा तयार झाला है ना या आंदोलनाचा संपूर्ण बायोडाटा तयार झाला आपले चार चक्र म्हणजे बीजामृत जीवामृत आच्छादन आणि वापसा हे केलेच पाहिजे त्याशिवाय आता चालणारच नाही उभा राहणार नाही पण ज्या चार घोडे त्याला ओढणार नसेल तसंच एकाच ठिकाणी थांबेल आणि ते घोडे निश्चित दिशेनं जाणार आहेत आणि ते घोडे म्हणजे ज्ञान विज्ञान सत्याने आणि हिंसा मी पहिल्या दिवशी सगळं समजून सांगितलं पण ही जी आपली घोडदौड आहे ही इतकी सोपी नाही इतकी सोपी नाही अनेक विरोधक आपले आडवे आहेत आणि हे विरोधक बाहेरचे नाही हे आतले विरोधक आहे कारण निर्णय घेणारे आपण आहोत असा संविधानामध्ये कायदा नाही की तुम्ही संकलित बियाणं वापरलंच पाहिजे रासायनिक खतं वापरलीच पाहिजे कीटकनाशकं वापरलीच पाहिजे नाही तर तुम्हाला फाशीची शिक्षा होईल आहे का कायदा म्हणजे कायद्याचं बंधन नाही निर्णय कोणी घेतला आपण घेतला आणि हा निर्णय तुम्ही नाही घेतला हा निर्णय तुम्ही नाही घेतला तुमच्या आतमध्ये मनामध्ये एक चांडाल चौकडी आहे तिनं हा निर्णय घेतला आणि ती चांडाल चौकडी म्हणजे काम मोह लोभ आणि तृष्ण काम म्हणजे इच्छा अरे त्या पंढरपूरला एका एकरामध्ये दोनशे टन ऊस काढला पेपरला बातमी वाचली की मनात काय निर्माण होते इच्छा आता मी सुद्धा काढला आणि मग त्यासाठी काय काय पाहिजे त्याची मुलाखत घेणं त्याला भेटणं सगळं लिहून घेणं आणि मग कर्ज काढणं आणि मग ते सगळं वापरलं रासायनिक खतं कीटकनाशक जे काय ते सगळं टाकलं दोनशे टन नाही पण शंभर टन जरी आला तरी याला आणखी काय होते मग मोह निर्माण होते काय होते मोह नाही बेटा आपण आता करू शकतो आणि डबल प्रयास एकशे पन्नासवर गेला मग याचा मोह खतम होतो आणि लोभ निर्माण होतो आता याच्यापेक्षा अधिक आणि दीडशे टनावर गेला मग तृष्णा निर्माण होते मग याची तहान काही थांबत नाही दोनशे पाहिजे दोनशे नंतर सव्वा दोनशे पाहिजे नंतर अडीचशे पाहिजे आहे ना एक गाडी असली तर भागत नाही दोन गाड्या पाहिजे दोन नसले तर त्यान पाहिजे एक बंगला असेल तर चार बंगले पाहिजे आणि त्याचं सगळं वाढत चाललं तृष्णा तृष्णा तृष्णा तृष्णा खरी दुश्मन हे चांडाल चौकडी लक्षात ठेवा आपला बाहेरचा शत्रू नाही नाही हे कृषी विद्यापीठ आपले दुश्मन नाही कारण त्यांचं ऐकलंच पाहिजे असं बंधन नाही त्यांना जे कर्तव्य सांगितलं ते करतात त्यांचा दोष नाही ते आपल्या पगाराला काय होतात इमानदार राहतात हे उद्योगपती जे बियाणं तयार करतात बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा खत औषधं विकतात त्यांचाही दोष नाही त्यांचाही दोष नाही कारण ते व्यवसाय करायला निघालेले आहेत त्यांना पैसे कमवायचे आहेत आणि संविधानामध्ये असं बंधन नाही की तुम्ही पैसे कमावू नका संविधान समज त्यांचे प्रयत्न आहे त्याच्यामुळे त्यांनाही दोष नाही सरकारचे धोरणं त्यांनाही दोष मी देत नाही कारण त्यांना अस्तित्व टिकवायचं त्यांचे धोरणं त्यांना राबवावं लागतात निर्णय घेणारे सरकार नाही निर्णय घेणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या नाही निर्णय घेणारे कृषी विद्यापीठ नाही निर्णय घेणारे कोण आहे आपण आणि आपण नाही आपण नाही आपल्या आतमध्ये जी चांडाल चौकडी आहे ती निर्णय घेणारी आहे का मोह लोभ तृष्णा षडपूर म्हणजे मला सांगा आता लढाई बाहेरची आहे का आतली आहे अण्णा लढाई कोणती आहे लढाई आतली आहे लढाई बाहेरची नाही ही लढाई जिंकण्याचं काम हे आंदोलन करते मित्रांनो कारण ही लढाई जिंकण्याचं काम हा सारथी करतो म्हणजे विवेक बुद्धी विवेक बुद्धी जेव्हा तुम्ही चार दिवसाचं शिबिर ऐकता पाच दिवसाचं शिबिर ऐकता पुस्तकं वाचता जाऊन प्रत्यक्ष मॉडेल बघता आणि मग तुमची ती असात्विक बुद्धी जागृत होते आणि मग तुम्ही बरोबर तुलना करता चांगलं काय वाईट काय अरे मी काय केलं आतापर्यंत वाईट केलं आता मला सुधारलं पाहिजे योग्य मार्गाला आलो पाहिजे जसं कोणी केलं शशिकांत पवारनं केलं किंवा तुम्ही सगळ्यांनी केलं आणि मग तो मागं येत नाही कारण त्यांना विजय मिळवला असतो कोणाला मिळवला असतं चांडाल चौकडीवर शशी शशिकांत पवारला शंभर कोटी द्या बदलणार नाही बदलणार नाही लक्षात ठेवा बदलणार नाही कापून काढा बदलणार नाही बदलणार नाही कारण सात असक विवेक बुद्धी आता जागृत झालेली आहे आणि तिनं चांडाल चौकडीला खतम केलेला आहे कह्यात ठेवलेला आहे कह्यात ठेवलेला आहे असं जरी असलं पण तुम्ही आध्यात्मिक नसले ईश्वराचं अस्तित्व मानणारे नसले तर ही काही कामाचं नाही कारण मालक तो आहे त्याला शरणागत झाल्याशिवाय हे घडूच शकत नाही believe me and follow me प्रत्येक धर्मग्रंथ म्हणतो मग तो वेद असो बायबल असो कुराण असो अवेस्ता असो की बौद्ध धर्मग्रंथ किंवा ग्रंथ साहेब असो follow me believe me and follow मला शरणागत हो आणि मी म्हणतो ते कर आणि तेच आपण करतो आहो तेच आपण करतो आहो म्हणून आपलं यश आहे म्हणून आपल्याला कोणता अवरत नाही लक्षात मित्रांनो ही आतली लढाई करण्यासाठी जिंकण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजे जे खूपच आवडत आहे ते सोडलं पाहिजे समजलं काय जे खूपच आवडत आहे ते सोडलं पाहिजे आता तुम्हाला समजा तंबाखू खूप आवडते एक काम करायचं एका टोपलीमध्ये मस्तपैकी तंबाखू चुना लावून ठेवून द्यायचा आणि वीस फूट जागा अंतरावर तिथं जाऊन बसायचं आणि टक लावून तंबाखू उघडे पाहाच उठायचं नाही किती की हुक्की आली ती नाही ज्या दिवशी तुम्ही जिंकाल सगळं जग तुम्ही जिंकले सगळं जग जिंकले लक्षात तुम्ही दारू बाधा दारू ठेवा आणि टक तिच्याकडे पहा उठू नका उठू नका ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल सोडलं तुला तुम्ही जिंकले तुम्ही जिंकले मित्रांनो साठ लाख रुपये ज्याला पगार आहे असा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा कंपनीचा उपाध्यक्ष कुमारन नेटमध्ये माझा वेबसाईट उघडतो वास्तू एक्साईट होतो तीन दिवस झोपत नाही फोन करतो कुठे संगमाला चार दिवस शिबिर ऐकायला येतो आणि राजीनामा पाठवून देतो तुझी नोकरी तुला लाभ सोडली नोकरी आणि शेती घेऊन आता निसर्ग शेती करतो ही हा विजय आहे हा विजय लक्षात ठेवा हा विजय भ्रष्टाचाराचं मूळ चांडाल चौकडी आहे लक्षात ठेवा चांडाल चौकडीला नष्ट करायचं असेल तर अध्यात्मेशिवाय उपाय नाही हे जन लोकपाल लोकपालानं काही होणार नाही भ्रष्टाचार कमी होणार नाही भ्रष्टाचार वाढेल कारण हा उपाय नाही लक्षात ठेवा आणि म्हणून आपली वाटचाल त्या दिशेनं चालणार आहे